एवढंच ना एकटे जगू एवढंच ना एवढंच ना एवढंच ना एकटे जगू एवढंच ना आमचं हस आमचं रड आमचं हस आमचं रड घेऊन समोर एकटेच बघू एवढंच ना एवढंच ना एकटे जगू रात्रीला कोण दुपारला कोण जन्माला उग्या या पुरले कोण रात्रीला कोण दुपारला कोण जन्माला उग्या या पुरले कोण श्वासाला श्वास क्षणालक्षण लक्षण श्वासाला श्वास क्षणालक्षण लक्षण दिवसाला दिवस जोडत जगू एवढंच ना एवढंच ना एकटे जगू एवढंच ना अंगणाला कुंपण होतच कधी घराला अंगण होतच कधी अंगणाला कुंपण होतच कधी घराला अंगण होतच कधी घराचे भास अंगणाचे भास घराचे भास अंगणाचे भास कुंपणाचे भासच भोगत जगू एवढंच ना एवढंच ना एकटे जगू एवढं आलात तर आलात तुमचेच पाय गेलात तर गेलात कुणाला काय आलात तर आलात तुमचेच पाय गेलात तर गेलात कुणाला काय स्वतःच पाय स्वतःच वाट स्वतःच पाय स्वतःच वाट स्वतःच सोबत होऊन जगू एवढंच ना एवढंच ना एकटे जगू एवढंच ना मातीचं घर मातीचं दार मातीच घर मातीच दार मातीचं घर मातीचं दार मातीच्या देहाला मातीचे वार मातीच खरी मातीच बरी मातीच खरी मातीच बरी मातीत माती मिसळत जगू एवढंच ना एवढंच ना एकटे जगू एवढंच ना आमचं हस आमचं रड आमचं हस आमचं रड येऊन समोर एकटेच बघू एवढंच ना एवढंच ना एकटे जगू एवढं